सार्थ परमामृत प्रकरण तिसरे महावाक्य विवरण श्री गणेशाला नमन करून श्री गुरुभ्यो नमः करुणी आदिशक्तीचा अंगीकारो हो. जो करी उत्पत्ती स्थिती संहारो हो. सर्व साक्षी सर्वेश्वरू हो, तो शबल बोलिजे आदिशक्तीचा अर्थ जगन्मातेचा अंगीकार करून जो सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि सहार करतो व जो सर्व साक्षत्वाने सर्व देवांचा ईश्वर सर्वेश्वर रूपाने नांदतो त्याला शबल म्हणतात परंतु या शबल सर्वेश्वर रूपात स्थूलदृष्टीने जाणता येणाऱ्या रूपाचा निराश केल्यावर अदृश्यपणाने जे रूप दृष्टीपणे अनुभवास गोचर होते ते परमात्म्याचे शुद्ध स्वरूप होय स्थूळ सृष्टीचे जाणणे तितुके ही निरसने उरे अदृश्य जो दृष्टपणे तोची शुद्ध परमात्मा आणि ह्याच स्वरूपाविषयी सकळ शास्त्रांनी सर्वज्ञ आणि शर्वेश्वर असा निर्णय केला आहे व ह्याच स्वरूपाला ज्ञप्ती मात्र म्हणजे परात्पर म्हणतात सर्वज्ञ आणि सर्वेश्वर ऐसा सकळ शास्त्रांचा निर्धारो तोची जाणजे परतपरू ज्ञप्ती मात्र असा तो परमात्मा अनंत शक्तीचा द्रष्टा असून स्थान मान आणि प्रतिष्ठा या विरहित असा अपरिमित घनदाट आहे व ज्याचा काही केल्या अंतच लागत नाही त्याला शुद्ध स्वरूप अथवा शुद्धात्मा म्हणतात म्हणून ही शुद्ध स्वरूपाची प्राप्ती झाली असता शबलत्वाने निरसन होऊन ज्ञान घनानंद सिद्ध परमेश्वर रूप बनते तया बोलजे शुद्ध निरसिजे शबलत्व अशुद्ध ज्ञान घनानंद सिद्ध परमेश्वर आणि हा परमेश्वरूपी परमात्मा आत्मा ब्रह्मांड आणि हिरण्यगर्भ आणि माया म्हणजे अनुक्रमे जागृती स्वप्न आणि सुशुक्ती या देहांच्या ज्या तीन अवस्था आहेत त्यापासून वेगळा असून मूळ प्रकृती जी महामाया तिच्याहूनही हा अगदी निराळा आहे ब्रह्मांड हिरण्यगर्भ माया जो वेगळा या देहत्रया मूळ प्रकृती महामाया या विलक्षण जो त्याचप्रमाणे सर्व साक्षित्वाचे व्यवहार जे उत्पत्ती स्थिती आणि संहार या व्यवहाराहून तो अतीत अर्थात अगदी बाहेर आहे त्याचप्रमाणे ब्रह्मविष्णू रुद्र आणि चौथा सर्वेश्वर या सर्व देवांच्याहूनही अगदी निराळा आणि वेगळा असून तो अपरंपार मर्यादित असा शुद्ध ब्रह्मस्वरूप आहे ब्रह्म विष्णू रुद्र आणि चौथा हा सर्वेश्वर या वेगळा अपरंपार शुद्ध ब्रह्म जो या पद्धतीने पाहू गेले असता असे लक्षात येते की जीव हा अविद्यारहित असून काम्यकर्मातील म्हणजे काम्यकर्मांच्या बाहेर आहे अर्थात जीव त्या सर्वाने लिप्त नाही स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण असे ज्याप्रमाणे चार देहाचे प्रकार आहेत त्याचप्रमाणे जागृती स्वप्न सुषुप्ती आणि तुर्या या चार अवस्था अनुक्रमी चार देहाच्या आहेत स्थूल सूक्ष्म कारण चौथा देह महाकारण जागृती स्वप्न सुषुप्ती जाणं तुर्या चौथी या चार देहांच्या चार अवस्थांचे विश्व तेजस प्रज्ञा आणि प्रत्येकात्मा अथवा सर्वज्ञ असे अनुक्रमाने तोंपद अर्थात म्हणजे जीव अथवा मी पाण्याचे चार शबल अभिमानी आहेत या चार देहांचा चार अवस्थांचा व चार अभिमानांचा जो द्रष्टा त्याने जीवत्वाचा निराश केला म्हणजे तोच ज्ञानगण शुद्ध आत्म्याच्या प्रतिष्ठेस अर्थात योग्यतेस येऊन प्रगट होतो म्हणून वाच्य पक्ष म्हणजे जितका बोलण्याचा भाग तितका शबल पक्ष असून लक्षाने अर्थात एकाग्र अंतकरणाने घेण्याचा तितका भाग शुद्ध पक्ष होय आणि त्या शुद्ध पक्षात म्हणजे त्या भागात जीव शिवाचे ऐक्य होण्याबरोबर सिद्धी लाभते तो वाच्य पक्ष शुद्ध बोलीचे लक्ष लक्षी ऐक्य जाणीतल्या मोक्ष सिद्धीची लाभे अहो डोळे दोन परंतु त्यातील दृष्टी एक आहे कान दोन आहेत परंतु त्यात उठणारा नाद एक आहे ऊर्ध्व म्हणजे वरचा आणि खालचे ओठ दोन आहेत परंतु त्यापासून निघणारा शब्द मात्र एक आहे दोन्ही नयनी एक दृष्टी दोन्ही श्रवणी एक नाद उठी दोन्ही ऊर्ध्वाधर पुंटी एकच शब्द त्याचप्रमाणे जीव व शिव या दोन पदांचे विवरण करीत असताना त्यात जीव आणि ईश्वर या दोन पदांचे निरसन होऊन त्याचं शुद्ध पद सापडल्यावर मग द्वैताची कल्पना कशी होणार ह्याला दृष्टांत असा आहे की पहा महदाकाश हे अखंड पूर्ण म्हणजे सर्वत्र व्यापलेले आहे अर्थात आकाश कोठे नाही असे स्थळच या जगात नाही असे असता घट म्हणजे भांडे आणि मठ म्हणजे आश्रम या दोहेतील अवकाशाला घटाकाश आणि मठाकाश असे म्हणतात जैसे महदाकाश अखंड पूर्ण घटमठी दिसे भिन्न घटमठाकाश ऐसे जान बोलती तया त्याच घटाचा आणि मठाचा भंग होताच घट व मठ या आकाशाच्या उपाधी जाऊन जसे मूळचेच ऐक्य होते त्याचप्रमाणे जीव आणि ईश्वर या उपाधीचा निराश होताच मूळचेच स्वरूप राहते म्हणून माया आणि अविद्या यांच्या नाशाबरोबर जीव आणि ईश्वर यांचे ऐक्य होते असे मनात समजू लागताच सुख वाटू लागते माया अविद्यानाशी ऐक्य होय जीवेश्वराशी ऐसे बुझून या मानसी सुखिया होई जे परंतु माया आणि अविद्या या दोन्ही विषयी विचार करता त्या शबल म्हणजे आत्मस्वरूप प्राप्तीविषयी विरोधी असल्याने त्याचा त्याग करून जेव्हा शुद्धाचा अंगीकार करावा तेव्हा अखंड एकरस रस ब्रह्मस्थिती होते माया अविद्येशी पाहता विरोध भासे उभयता म्हणून शबल त्यागे शुद्ध घेता अखंड एक रस ब्रह्म अशा प्रकारे महावाक्याचे विवरण म्हणजे तो आणि तत् या दोन पदांचे शोधन करून असित पद प्राप्ती सिद्धी प्राप्त करावी ऐसेनी महावाक्य विवरणे तोंपद तत्पद शोधने असीपदी पावने सिद्धी। अर्थात या विचारांशिवाय इतर सर्व भेदमते म्हणून जितकी आहेत ती माईक व्यवहाराची असल्याने अखंड ज्ञानप्राप्तीची नाहीत म्हणून या दृष्टीविना सकळ भेदमते जाणं ते बोलीचे खंड ज्ञान माईक व्यवहार याप्रमाणे परमामृत ग्रंथातील महावाक्य विवरण नावाचं हे तिसरं प्रकरण या ठिकाणी संपूर्ण करत आहोत सद्गुरुनाथ महाराज की जय